श्रीराम समर्थ पंचकाती श्री समास दुसरा मायाविद्या अविद्या वर्णन आतापर्यंत निर्गुण व्यापक निश्चल परिपूर्ण अशा ब्रह्माचे वर्णन केले त्यालाच ब्रह्मज्ञान असे जाणावे पण त्याचबरोबर मायाही समजली पाहिजे हिऱ्यांचा लाभ होण्यासाठी आरंभी गारा कशाला म्हणतात हे पाहिले पाहिजे हिरे व गारा यात गारांचा त्याग करूनच हिऱ्यांची प्राप्ती होते त्याप्रमाणे मायेचे निरसन केल्यानंतरच स्वयंभू अशा ब्रह्माचे ज्ञान होते जर माहितीच नसेल तर त्याग कसा करता येईल म्हणून मायेच्या वर्णनाची आवश्यकता वाटते मायेच्या स्वरूपाचे निश्चित ज्ञान झाल्यानंतर सत्य नेमके कशाला म्हणतात याचा निश्चय होतो माया मुळातच उद्भवत नाही अशी स्थिती असती तर सत्याचा निश्चय करण्याचे कारणच नव्हते वांझेच्या पुत्राला ठार करण्यासाठी निमित्त शोधण्याची गरज आहे काय पण माया राणी अशी नाही मोठमोठ्या ब्रह्मादी देवांना सुद्धा तिची करणी कळत नाही शास्त्रे तिच्यापुढे थोटे होऊन बसतात त्यांना तिचा अंत लागत नाही ही माया अनंताची अनंत शक्ती आहे ती परब्रह्माची शक्ती आहे सगळ्या जगाची स्थिती गती म्हणजे व्यवहार हिच्या वाचून अडून बसतात ही माया अशी आहे की ती जिथे जन्म घेते त्याला नष्ट करून एकटीच खेळत बसते स्वतः प्रकृती असूनही स्वतःच पुरुषरूपही धारण करते ती दुसऱ्या कोणा पुरुषाची मदत न घेता उपभोग घेते व स्वतः न जन्मता जगाची उभारणी करते स्वतःचे एक पण मोडून न देता निरनिराळ्या तत्वांची एकच गर्दी करून टाकते ती स्वतः धेनू बनली तिने जीव आणि ईश्वर या वासरांना जन्म दिला आणि त्यांना द्वैत भावनारूपी दूध हवे तितके पाजू लागले हिच्या स्वरूपाची व्याप्ती करता करता वेदांना शीण आला अघटित म्हणजे कधीही न घडलेले असे घडवणाऱ्या हिच्या नादी कोण लागेल तेव्हा हिच्या स्वरूपाचा निश्चय तर चांगल्या प्रकारे झाला पाहिजे त्यासाठी श्रुती म्हणजे वेदांचा आधार अथवा वेद प्रामाण्य युक्ती म्हणजे अनुमान आणि लौकिक म्हणजे लोकव्यवहार असे तीन प्रकार आहेत माया ही तुच्छ म्हणजे तिरस्करणीय अनिर्वचनीय म्हणजे वर्णन न करता येणारी आणि वास्तव अशी आहे ही तिची तिन्ही लक्षणे प्रमाणसिद्ध असून ती सावध होऊ नये का माया ही तिरस्करणे कशी तर हिला रूपच नाही तची तरी हिचा व्यवहार असणे दिसणे आणि सुख या गुणांनी होतो शिंपला असतो त्याच्यामध्ये चांदी अजिबात नसते तिथे असणे दिसणे सुखकारक होणे या तिन्ही गोष्टी शिंपल्याच्याच असतात शिंपला जर बाजूला काढला तर त्याच्यात दिसणारी जी चांदी असते ती काही तराजूने तोलता येत नाही आणि दिसणेही तिथे उरत नसल्याने असणे आणि दिसणे ह्या दोन्ही गोष्टी तिथे संभवत नाहीत असणे आणि दिसणे या गुणांशिवाय मायेचा निवाडा कसा करता येईल त्याप्रमाणे मुळात ब्रह्माचे ठिकाणी असणे दिसणे आणि सुखरूपता ही लक्षणे आहेत यातील असणे हे लक्षण काढून घेतले त्याचे छिद्रूप म्हणजे भातित्व त्याचा त्याग केला तर मग मायेचे रूप कसे शोधावे मायेच्या ठिकाणी तर यापैकी काहीच नाही ती ही शून्य कल्पनेप्रमाणे निसत्व आहे त्यामुळे माया ही निश्चितपणे तिरस्करणीय ठरते माया अनिर्वचनीय आहे हे समजून घे मायेपुढे युक्तिवाद क्षीण पडतो कितीही पर्याय पुढे केले तरी मायेचा निश्चय होऊ शकतच नाही मायेचे नेमके स्वरूप कळत नाही माया ब्रह्मापासून भिन्न आहे की अभिन्न आहे अथवा ती भिन्नही आहे आणि अभिन्नही आहे अशी उभयस्वरूपी आहे किंवा भिन्नही नाही अभिन्नही नाही अशा भिन्न अभिन्न अशी उभयस्वरूपीही नाही तर तसेही म्हणता येत नाही माया सावयव म्हणजे अवयवासहित नाही की अवयव विरहितही नाही ती उभयात्मक म्हणजे दोन्ही प्रकारची आहे असेही म्हणता येत नाही अथवा ती उभयहीन म्हणजे भिन्नही नाही अभिन्नही नाही आणि उभयस्वरूपी नसणारीही नाही तिच्या बाबतीत यापैकी काहीच बोलता येत नाही तसेच सत आणि असत अशी परिभाषाही तिला लागू पडत नाही ती सत नाही असत नाही सदसत नाही की सदसत विलक्षणही नाही तिच्या बाबतीत या प्रकारचे नाव घेताच येत नाही ती सत असत आणि उभयात्मक यापैकी काहीच नाही तर मग ती उभय विलक्षण ही कशी असू शकेल आता हेच स्पष्ट करून सांगू माया जर भिन्न म्हणावी तर ब्रह्माची शक्ती असणारी ही माया इतकी गूढ आहे की ब्रह्मस्वरूपापासून ती क्षणभरही वेगळी काढता येत नाही शिंपल्यापासून त्यावर दिसणारी चांदी वेगळी कधीच काढता येत नाही त्याप्रमाणे सच्चिद्रूप ब्रह्मापासून माया भिन्न नसते जर ती ब्रह्मापासून अभिन्न आहे असे म्हटले तर ती नेहमी विद्यमान नसते शक्तिमंतांची जी शक्ती असते ती तिच्या कार्यावरून अनुमानाने कळत असते अग्नी सर्वकाळ असला तरी जाळण्याची शक्ती त्याचजवळ सर्वकाळ नसते हाताला फोड आल्यावरच ती लक्षात येते ज्या मायेचे जगत हे कार्य आहे ते शक्तिवंत ब्रह्माचे स्वरूप नाही ते ब्रह्माचेच स्वरूप आहे असे म्हटले तर ते जगत सर्व काळ असत नाही ब्रह्म मात्र सर्व काळ असते स्वतंत्रपणे जगनिर्मितीला समर्थ नाही तिचा वेगळेपणाने स्वीकार करता आला असता तर तिला भिन्न आहे असे अवश्य म्हणता आले असते म्हणून माया अभिन्न नाही आता उभयविध म्हणजे भिन्नाभिन्न आहे असे म्हटले तरी विरोध येतो अंधार आणि प्रकाश हे एकत्र राहत नाहीत जगदरूपी कार्यावरून ती ब्रह्माची शक्ती आहे असे अनुमानाने ठरवता आले तरी ती मायेला भिन्नाभिन्न विलक्षण म्हणजे भिन्नही नाही आणि अभिन्नही असे म्हटले तर तसे म्हणण्यातही दूषण येते म्हणून तशा प्रकारचे विधान करता येत नाही माया सावयव आहे असे म्हणावे तर ती रूपहीन असल्यामुळे तिला कोठे पाहावे तिचे कार्य दिसते पण ती दिसत नाही अग्नीची शक्ती दिसत नाही पण तिचे कार्य मात्र दिसते तसेच हे आहे जगाला माया म्हणून संबोधता येणार नाही मग जग हे जिचे कार्य आहे त्या मायेला कोण पाहू शकेल अर्थात कोणालाही ते शक्य नाही म्हणून ती अरूप अशीच आहे जिला रूपच नाही ती माया सावयव कशी म्हणता येईल आता मायेला निरवयव म्हणावे तर तिचे कार्य असलेले जग सावयव आहे मृगजळापासून साळी केळी कशा पिकतील निरवयवापासून सावयव सृष्टी कशी निर्माण होईल माया सावयव ही आहे आणि ही आहे असे परस्पर विरोधी विधान करता येत नाही आणि ती उभयहीन म्हणजे सावयवही नाही आणि निरवयवही नाही असेही म्हणता येणार नाही कारण असा दोन्ही गुणधर्महीन पदार्थ कोठेही मिळणार नाही मायेला सत का म्हणू नये याचे उत्तर असे की माया सत नाही हे सांगणारी अनेक शास्त्रे निर्माण झाली आहेत निरनिराळी शास्त्रे सद्गुरू आणि निरनिराळ्या विचारप्रणाली ही सर्व मायेच्या निरासासाठीच उत्पन्न झाली आहेत माया जर सत असती तर स्वानुभवाने तिचे निरसन झालेच नसते तसेच मायेचे निरसन झाल्यानंतरच प्राप्त होणारी ब्रह्मप्राप्ती साधकाला कशी काय झाली असती आता मायेला असत म्हटले तर जगताच्या रूपाने तिचे कार्य दिसत आहे अभावातून काहीच परिमाणा निष्पन्न होत नाही असा न्यायशास्त्राचा अभिप्राय आहे म्हणून मायेला असत म्हणता येत नाही ती सत आणि असत अशी उभय स्वरूपी आहे असे म्हणण्यात विरोध आहे तसेच ती सत आणि असत या दोहोहून वेगळी आहे असेही म्हणता येत नाही कारण असा तिसरा पदार्थच संभवत नाही अशा प्रकारेचे बारा विकल्प जरी पुढे ठेवले तरी मृगजळाचे अस्तित्व सिद्ध करता येणार नाही त्याप्रमाणेच माया ही अनिर्वचनीय आहे असेच म्हणणे कर्मप्राप्त ठरते आता ब्रह्म ही अनिर्वचनीय आहे माया ही अनिर्वचनीय आहे तेव्हा ही दोन्ही तत्वे एकच आहेत असे कोणी मानतील तर त्यासाठी दृष्टांतांच्या साहाय्याने त्यांचे साम्य मोडून काढता येईल साखर गोड आहे ती कशी गोड हे सांगता येत नाही म्हणून ती अनिर्वचनीय आहे तद्वत मृगजळाबद्दलही काही बोलता येत नाही म्हणून तेही अनिर्वचनीय आहे पण त्यामुळे साखर आणि मृगजळ एकच ठरणार नाहीत साखरेची गोडी आपण चाखू शकतो मृगजळात भिजल्याचा अनुभव आपल्याला घेता येत नाही ब्रह्म हे साखरेच्या अनुभवासारखे आहे माया ही मृगजळाच्या अनुभवासारखी असे असे समजावे मृगजळाला सत असत सदसत सत्सद्विलक्षण असा कुठलाच विकल्प लागू होत नाही म्हणून त्याला वास्तवपणा येत नाही मात्र हरिण त्याला वास्तव म्हणतात कारण ते अल्पबुद्धीचे अथवा बुद्धीही नसतात त्याप्रमाणे सांसारिक जनांना माया सत्य आहे हे वचन मान्य होते कारण प्रापंचिक व्यवहार अशा अनिर्वचनीय शक्ती वाचून होत नाही हे लौकिक सत्य आहे वेद मायेला तुच्छ म्हणजे तिरस्करणीय त्याज्य मानतात निरनिराळ्या युक्तिवादांनी ती अनिर्वचनीय ठरते आणि लोकव्यवहारात ती सत्य ठरते अशी ही माया तीन प्रकारची आहे ही माया अज्ञानामुळे म्हणजे सुखाने राहते पण ज्ञानामध्ये तिला अस्तित्व नसते स्वानुभवाने ती सत नाही असे ठरते मायेचा नाश झाला की साधकाला ब्रह्मप्राप्ती होतेच मायेचे निरूपण झाले आता मायेच्या विद्या आणि अविद्या अशा दोन शक्ती आहेत विद्या म्हणजे ज्ञान असून अविद्या म्हणजे अज्ञान होय सर्प आणि दोरी या प्रसिद्ध दृष्टांतामधील दोरी झाकली जाते या प्रकाराला आवरणशक्ती असे नाव आहे आणि दोरीच्या जागी जो सर्प दिसतो त्याला विक्षेप शक्ती असे म्हणतात आवरणशक्ती ब्रह्मस्वरूपावर आवरण घालते तर विक्षेप ही त्या जागी जगाची उत्पत्ती करते अशा या आवरक आणि विक्षेपक दोन शक्ती अनादी आरंभरहित आहेत आवरण शक्ती म्हणजेच अविद्या आणि विक्षेप ही विद्या होय या दोन्ही शक्तींनी सर्व जीवांना व्यापून टाकले आहे विक्षेप म्हणजे ज्ञान होय हे म्हणणे मान्य केले नाही तर जडाच्या ठिकाणी हालचाल उत्पन्न होणार नाही आणि जगदांध्य म्हणजे जगमांच्या जंगमाच्या ठिकाणी जाणीव राहणार नाही म्हणून विद्या ही विक्षेपशक्ती मानावी लागते तिला शुद्ध सत्वा असे म्हणतात हे असो आता आवरण शक्तीचे कार्य वेगळे सांगण्याची गरज नाही मी जीव आहे माझ्या ठिकाणी अज्ञान आहे मला जन्ममरण आहेत असा भ्रम जीवांना जिच्यामुळे होतो ती आवरण रूप अविद्या होय तिला मलिन सत्वा म्हणजे रजतमयुक्त असे म्हणतात या अविद्येचे निरसन झाले नाही तर स्वानुभवाचे ज्ञान कसे होईल ज्ञानाशिवाय मोक्ष मिळणार नाही ज्ञान हे सर्वांसाठीच पवित्र आहे अविद्या ही अनादी आहे कारण तिला आरंभ नाही प्रकाशाला जसा अंधकार त्याप्रमाणे तो विद्येला म्हणजे ज्ञानाला विरोधी आहे स्वस्वरूप तर स्वयंप्रकाशी आहे तेथे अंधाराला वाव कोठून असणार अशी शंका कोणी व्यक्त केली तर त्याचे स्पष्टीकरण असे स्वरूप म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी कोणासही विरोध नाही सर्व पदार्थ त्यात सामावू शकतात आकाशात प्रकाशाला अंधाराला सारखाच वाव आहे आकाश सर्व पदार्थाने व्यापून असते जगामध्ये जे जे अनेक पदार्थ उत्पन्न होतात नष्ट होतात त्या सर्वापासून आकाश अलिप्त असते निर्लेप असते आणि ते सर्वदा निश्चल राहते त्याप्रमाणे जे जे पदार्थ उत्पन्न होतात ते सर्व ब्रह्मातच राहतात यामध्ये ब्रह्माचीच अस्थि भाती प्रियत्व ही लक्षणे असतात त्या वाचून त्यांना अस्तित्वच मिळू शकत नाही मूळ मायेपासून भूमीपर्यंत जी तत्वे क्रमशः निर्माण झाली त्या सर्वांची मूळ आधारभूमी हे अधिष्ठान ब्रह्मच आहे तेज आणि अंधकार यांच्यात विरोध आहे ज्ञान अज्ञान ही एक नव्हे ज्ञान प्राप्त होताच आपोआपच अज्ञानाचा नाश होणारच एखादे विवर पुष्कळ दिवस बंद ठेवले तर त्यात दाटून राहिलेला अंधार दिवा लावता क्षणीत नष्ट होतो त्याप्रमाणे ज्या क्षणी ज्ञान होते त्याच क्षणी अज्ञान नाहीसे होते म्हणून साधकाने ज्ञानाचाच मार्ग धरावा इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे माया विद्या अविद्या वर्णनानुकारे द्वितीय समासः श्रीराम समर्थ